सत्यशोधक रिसोर्स सेंटर सादर करीत आहे चर्चासत्र शेतकरी कर्जमाफी शेतीतील आर्थिक अरिष्ट आणि जागतिक भांडवली राजकारण या चर्चेमध्ये जी प्रश्नोत्तरं झाली त्या प्रश्नोत्तरात भाग घेतला आहे कुंदा प्रनी ॲडव्होकेट सुनील दिघे विजय जाधव प्रवीण नाडकर दयानंद कनकतंडे कुसुम बाळसराफ वसंत पाटील उदय चौधरी माझा एक पहिला आणि बेसिक प्रश्न असा आहे की संपूर्ण कर्जमुक्ती की कर्जमाफी म्हणजे ह्या दोन संकल्पनांमध्ये एक विशिष्ट फरक आहे आणि त्याच्यावर जरा जास्त बोलायला हवं कर्जमाफी ही तात्कालिक असू शकते आणि कर्जमुक्ती या संकल्पनेने पूर्ण इन्फ्रासिस्टम मध्ये कोणत्या प्रकारे बदल घडवून आणायला पाहिजेत आणि त्यासाठी आपल्याला कुठली प्रकारची जन जनतेची चळवळ करायला हवी हा एक पहिला प्रश्न दुसरा माझा प्रश्न असा आहे की नगदी पिकं घेतली की शेतकरी श्रीमंत होतो हा एक सार्वत्रिक गैरसमज शहरी लोकांमध्ये पसरून दिला गेला आहे तर तो गैरसमज दूर करण्यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागेल मैं थोड़ा हिंदी में सवाल पूछना चाहता हूँ एक इम्पोर्टेंट पॉइंट है आपने उठाया उसमें एक इम्पोर्टेंट पॉइंट अभी किसान हो या कोई भी हो जो लोन लेता है वो जब लोन लेते हैं तो उसका इंटरेस्ट रेट होता है अब बैंक के बारे में थोड़ा सिस्टम अलग है फिर ग्रामीण बैंक के बारे में अलग है और मनी लेंडर्स के बारे में अलग है अभी आपने जो पॉइंट कहा वो एकदम बराबर कहा लेकिन मैं उल्टे तरीके से जाना चाहता हूँ कि जब हम लोन लेते हैं कर्जा माफी बोलते हैं तो सबसे इम्पोर्टेंट जो लोन लोन में जो पेनल्टी और उसका इवन बैंक का इंटरेस्ट रेट जब लोन लेते हैं तो एवरेज में 21 percent to 24 percent with penalty वो तो उससे भी ज़्यादा जाता है एक तो इसका मतलब बैंक ओ भी देता होगा किसानों को देता होगा किसी को भी देता होगा लेकिन पूरा जो तो चीज़ अपने जेब में डालने के बाद ऊपर का जो लेता है उसके बारे में भी इंटरेस्ट एक्ट है उसके बारे में जो मराठी में बोलते हैं किसान के बारे में पहला जो एक्ट आ गया यूजरियस लोन एक्ट उसका कितना अमल होता है गांव में और इम्पोर्टेंट पॉइंट है कि जो दाम दुप्पट दाम दुप्पट बैंक भी लेते हैं वहाँ मनी लेंडर्स तो उसका कितना यानी सौ गुना बोलो दो सौ गुना लेते हैं उसके बारे में लास्ट टाइम में यानी 2007 में जब ये सब सवाल आया था तो ये सवाल बैंकों के बैंकों ने जो इंटरेस्ट रेट चालू किया पद पतपेड़ निवे किया क्रेडिट कोऑपरेटिव उसमें कभी ध्यान में आया कि 40 परसेंट जाता है सिर्फ तीन जजमेंट जो हाईकोर्ट के है उसमें पहला जजमेंट जो जस्टिस लोधा का इंटरेस्ट के ऊपर का है मतलब क्या तीन महीने का जो इंटरेस्ट पहले जो चार्ज करते थे इन तीन महीने का समझो सेविंग बैंक का है वो तीन महीने का तीन महीने से के बाद में वो इंटरेस्ट अपना जमा होता था लेकिन जब हम लोन लेते हैं तो इंटरेस्ट कैलकुलेट करने का तरीका अलग होता है मैं पूरा भाषण नहीं करना चाहता हूँ लेकिन जब एक कर्ज माफी का जब सवाल आ गया तो उसी टाइम ये सारी चीज ध्यान में आई और बैंक उन एक ही जजमेंट नागपुर बेंच का था उसने बताया कि ये जो दाम दुप्पट का जो है यानी एक रुपया लिया तो उसके ऊपर जो दो रुपया चार रुपया छह रुपया अनलिमिटेड तो कर्ज माफी कभी भी नहीं हो सकती कर्ज मुक्ति कभी भी नहीं हो सकती ये जो इंटरेस्ट रेट का जो सवाल है वो इंटरेस्ट रेट का सवाल सिर्फ पॉलिटिकल नहीं तो प्रैक्टिकल चीज पर लेना चाहिए दूसरा भाग बैंक जो आज एक एक एक एक ट्रांजैक्शन के बारे में जो चार्ज कर रही है मैं उसके बारे में ज़्यादा बात नहीं करना चाहता हूँ दो का जो फाइनेंशियल क्राइसिस आ गया वो बैंक जो मनी लेंडिंग का आज जो काम करते I also work as a arbitrator and I realise this fact वो जो बात डायरेक्ट बैंकों को पूछा वो बोले कि नॉन परफॉर्मिंग असेट होगा तो हमारा ज़्यादा फायदा है तो मैं बोला कैसे क्योंकि रिजर्व बैंक को रिजर्व बैंक से हमको ज़्यादा कंसेशन और माफ़ी मिलता है तो इसलिए हमारा ज़्यादा फायदा है लोन भी देना वहां से पैसा भी लेना नॉन परफॉर्मेंस असेट दिखाना उसमें ज़्यादा फायदा है मतलब ऐसा है कि ये पॉइंट बहुत सीरियस है हम लोग इंटरेस्ट के बारे में सोचते नहीं यूजरेस जो एक्ट है इसका मतलब शायलॉक के जमाने का जो एक्ट वो पूरा इवन रॉयल कमीशन जो अपॉइंट किया था उसमें यूजरेस एक्ट के ऊपर बहुत क्रिटिज्म किया है और यूजरेज सिस्टम जो होती है यानी साहूकारी जैसी वो उसके बारे में कोई भी जगह पर अभी भी वो जो टेक्निकल पॉइंट लेके जो एक आंदोलन करना चाहिए वो नहीं किया आपने ट्रैक्टर का बात बताया लोन का बात बताया लोन का एग्रीमेंट का एक एक कंडीशन देखेंगे तो इतनी पूरी कंडीशन डालते हैं शर्त जो होती है तो उसमें ट्रैक्टर भी अगर एक हद के बाद में कुछ नहीं लिया तो ट्रैक्टर उसका जब्त कर देते हैं और यहाँ भी साइकिल वाले का साइकिल जब्त होता है क्योंकि तो लोन लिया इसलिए और नहीं दे सका मतलब जो असेट है जो असेट की वजह से हम लोन वापस कर सकते हैं वही जब्त करने का जो किसानों के बारे में और यहाँ भी होता है वे इंटरेस्ट रेट के बारे में देखना चाहिए और आपके डिस्कशन में प्राइवेटाइजेशन और अभी का जो महाराष्ट्र का बजट है उसमें कॉन्ट्रैक्ट फार्मिंग के ऊपर जो आ रहा है उसके बारे में भी कोई पॉइंट जरा ज़्यादा करना चाहिए मैं अकेला नाही बात करना हूँ आपण जे बोललात शेतकऱ्यांच्या बाजूने की काय काय चाललंय पण एक महत्वाचा मुद्दा राहून जातोय की आता जागतिक तापमान जे वेगाने वाढतंय सर त्याच्याबद्दल कोणी काही बोललंच जात नाही कारण या तापमान वाढीचा पहिला बळी आहे बळीराजा थ्रो या पृथ्वीला आता पोचतोय म्हणजे प्रत्येक शहर हे पॅरासेट आहे बांडगुळ आहे म्हणजे कच्चा माल सगळा बाहेरून येतो पाणी बाहेरून येते वीज बाहेरून येते आणि प्रत्येक शहराला तुम्ही म्हणाला तसं औद्योगिकरणाला कर्ज दिलं जातं पण ते माफ केलं जातं तेवढं ते शेतकऱ्यांचं केलं जात नाही पण मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणेन की शेतकऱ्यांना कर्ज हे प्रत्येक वर्षी द्यावं लागणार आहे आणि प्रत्येक वर्षी माफ करावं लागणार आहे की वाढलेलं तापमान हे सांगतं की यापुढे तुमचं पीक कमी येणार की येणारच पण नाही कारण याचा अमेरिकेचा अहवाल आहे की जेव्हा जागतिकीकरण झालं नव्वद साली तेव्हापासून कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण अतिशय भयानक आहे आणि आपल्याकडे फक्त बारा ते पंधरा वर्षे आहेत आणि हे डबल होण्याची शक्यता आहे हाच कार्बन उत्सर्जनाचा रेट राहिला तर तर हा मुद्दा जरा तुम्ही विकसित करावा की सांगावा की जागतिक तापमान वाढ ग्लोबल वॉर्मिंग शेतकऱ्यांना कसं जगवेल कर्जमाफी वगैरे ही दुसरी गोष्ट आहे माझा प्रश्न आहे की जागतिक तापमान वाढ हे तुम्ही विषय का घेत नाही कारण तो मुळाशी आहे कारण तिथे शेतकरी भाजला जातोय अक्षरशः भाजला जातोय की कोकणात आमची पिकं जळतात तो मुद्दा तुम्ही उचलून धरला तर प्रत्येक वर्षी शेतकऱ्याला कर्ज देऊन कर्ज माफी करावी लागणार आहे आणि त्यातून पण ते शेतकरी वाचणार नाहीये अन्नाचा तुटवडा पडणारच आहे आणि एक ग्लोबल आहे नॉट ओन्ली महाराष्ट्र इंडिया तर याबद्दल तुम्ही जरा एक विवेचन करावं माझं नाव दयानंद एकतर मला एक प्रश्न विचारायचा की ॲग्रेरियन क्रायसिसचा जो काय मुद्दा आहे बेसिकली आजच्या तारखेला तो क्रायसिसचा मुद्दा फक्त कर्ज नावाची जी गोष्ट आहे त्याच्या भोवती पुरतच चर्चा करावी इतकाच तो मर्यादित अर्थाने आपण आजच्या तारखेला घ्यावा का दुसरं जे आहे की ब्रिटिश काळामध्ये त्यांनी शेतीमध्ये ॲक्च्युली इन्व्हेस्टमेंट केलं शेती हा इन्व्हेस्टमेंटसाठी महत्त्वाचा मुद्दा होता भांडवली गुंतवणुकीसाठीचा पण in live new liberal era त्यांनी शेतीमधलं इन्व्हेस्टमेंट काढून उद्योग केंद्रीय विकासाचं धोरण आपल्याकडे गेली पंचवीस वर्ष राबवलं जात आहे आणि इन द सेन्स आजच्या तारखेला भारतभरामध्ये जे मोठे इंडस्ट्रीयल कॉरिडॉर उभारले जात आहेत मुंबई टू दिल्ली अमृतसर कोलकाता वगैरे वगैरे त्या सगळ्यामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये शेतजमीन घेतली जाणार आहे त्याच्यामध्ये गंगेचं बेसिन आहे यमुनेचं बेसिन आहे म्हणजे पाण्याचा पण एक प्रश्न आहे इतक्या एका व्यापक कॅनव्हासच्या संदर्भामध्ये हा एक जेव्हा व्यापक कॅनव्हास आहे की आतापर्यंत शेतीखालची खूप मोठी जमीन उद्योगधंद्याच्या नावाकडे काढून घेतली गेली आहे आणि आता पुन्हा उद्योग केंद्रित विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या हाताखालची जमीन शेतीमध्ये काही पिकतच नाही त्याच्यापेक्षा शेती विकलेली बरी अशा प्रकारे प्रचाराकडे शेती ही काढून घेतल्याकडे कल आहे आणि मॅडम जसं म्हणाले किंवा ग्रामीण क्षेत्रात उद्योग लावण्याकडे आपलं काही लक्ष वगैरे नाही आहे तर ते ग्रामीण क्षेत्रात ताब्यात घेऊन एक उद्योग केंद्र विकासाकडे चाललोय आहे आपण इन द सेन्स सगळीकडे अशा काळामध्ये शेती नावाची गोष्ट शेतजमीन नावाची गोष्ट पाणी नावाची गोष्ट शेत जर या विकासाच्या रेट्यामध्ये संपत जाणार असेल तर भविष्यातला आणि आत्ताच्या शेती आणि शेती प्रश्नाकडे आपण कुठल्या प्रॉस्पेक्टिव्हनी बघणार आहोत आणि शेतीपासनाची लढाई आपण कुठल्या दिशेने विकसित करणार आहोत हा एक मला वाटतं की भयंकर गंभीर प्रश्न आहे एक दुसरा प्रश्न फक्त आपण असं म्हणतोय की शेतकऱ्यांचे मोर्चे निघत नाहीत किंवा शेतकऱ्यांचे राईट्स होत नाहीत दंगली होत नाहीत मला म्हणायचं की इन द म्हणजे मला म्हणायचं की त्या क्लासिकल फॉर्ममध्ये आपल्याला दिसत नाही आहेत किंवा ते आपण बघत नाही आहेत पण मला म्हणायचं पाटीदारांचं आंदोलन असेल मराठ्यांचं आंदोलन असेल गुजरांचं आंदोलन असेल त्यांच्या ज्या मागण्यात त्या मागण्या अत्यंत शेती केंद्रीय आहेत त्या जाती शेतीशी संबंधित असणाऱ्या जातीत तर तोही मला वाटतं की त्याला एक आक्रोश म्हणून घेतलं जावं आणि आपण ज्या दंगली म्हणतोय तर मला म्हणायचं की या सगळ्या दिल्ली ते मुंबईच्या पट्ट्यामध्ये मुस्लिम जाट हिंदू जाट मुस्लिम पटेल हिंदू पटेल किंवा गो पशुपालक मुस्लिम आणि गो पशुपालक हिंदू अशामधल्या पण ज्या काही दंगली होतात तर मला म्हणायचं की शेतीमधलं अॅग्रेरियन क्रायसिसमधलं जे अत्यंत मोठ्या पातळीवर जे डेस्परेशन आहे त्या डेस्परेशनमधनं असं कुठंतरी होतंय तर या पार्श्वभूमीवर जे एक व्यापक पातळीवरचं जे शेती संकट आहे याला आपण चळवळीच्या पातळीवर कसं ऍड्रेस करणार आहोत त्या ऍड्रेस करण्याचे मुद्दे हे फक्त कर्जमाफीमध्येच आपण संकुचित करणार आहोत का त्याला तितकं सिंक्रोनाइज करणार आहोत का आजच्या पातळीवर तर मला म्हणायचं की ती एक दिशा यावी आणि लास्ट लेनिनचा जन्मदिवस आहे म्हणजे आपण कार्यक्रम घेतोय आज जागतिक वसुंधरा दिवस पण आहे आणि एंगेल्सचे कोट आहे डायलेक्टिक्स ऑफ नेचरमध्ये ते म्हणाले की ही पृथ्वी आपल्याला जशी आहे तशी पुढच्या पिढीला काय दिली पाहिजे वगैरे सो अँड सो मुद्दा असा आहे की बीटी कॉटन नावाची गोष्ट आहे तिला जर आपल्याला पर्यावरणीय परिणाम म्हणून आणि ती शेतीला संकटामध्ये टाकते मातीच खराब करते असं जर आपलं म्हणणं असेल तर बीटी कॉटन पाचशे रुपयात विकलं काय शंभर रुपयामध्ये विकलं काय त्याच्याही फक्त शेतकऱ्याचा फायदा होतो म्हणून आपण त्याचं जे काय नागरे समर्थन करण्याकडे जातो लॉजिकल समर्थन एक भयंकर लॉजिकल समर्थन करण्याच्या नादामध्ये अशा लॉजिकल समर्थनामुळे आपण ते शेतीचं संकट हे भविष्यकालीन संकट हे जास्तीत जास्त गंभीर करत जाणार आहोत का आपल्या मागण्यांच्या स्तरावर याचाही कुठंतरी विचार करून मला वाटतं की वक्त्यांनी या प्रश्नांचं एक समाधान करावं थँक्यू माझं नाव प्रवीण नाडकर आहे आणि मी ट्रेड युनियन कार्यकर्ता आहे तर मला एक ह्या इथे शेती संदर्भामध्ये चर्चा आहे म्हणून मी इथे आलो आहे आणि या इथे आपण मांडल्याप्रमाणे मला इथे बऱ्याच गोष्टी समजून आल्या नवीन देखील शिकायला मिळाल्या दोन्ही व्यक्त्यांनी चांगली मांडणी केली पण ज्या प्रकारे तुम्ही कर्जमाफीचा जो उल्लेख केलेला आहे बँडेड ह्या स्वरूपामध्ये तर त्याच पद्धतीने सबसिडीजचा उल्लेख का होऊ नये कारण सबसिडीज जर का वाढवल्या तर ही कर्जाची परिस्थिती देखील कमी होऊ शकते जपानमध्ये एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पंच्याहत्तर टक्के सबसिडी गव्हर्नमेंटकडून ॲग्रिकल्चरला देण्यात येत होती अमेरिकेमध्ये आताच्या घडीला देखील अठ्ठावीस टक्के सबसिडी आहे आणि भारतामध्ये निव्वळ तीन टक्के आहे ॲग्रिकल्चरला सबसिडीज तर त्या बाबतीमध्ये पण ते तो विषय महत्त्वाचा नाही का मी वसंत पाटील बेसिक क्रायटेरिया असा एक वाटतो की थोडंसं I am going little anti शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला पाहिजे ही जरुरी आहे का सब्जेक्ट टू कारण आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं portion of a loan lending for the smallest farmers or especially आम्ही त्याला जिराईत शेतकरी म्हणतो स्पेशली मराठवाड्यामध्ये जिथे जिराईत शेती आहे पाच एकर वगैरे ते बहुतेक सगळे मध्ये ऊस थोडे कामगार म्हणून होतात तर in that basic sense I want to say शेतकऱ्याचं कर्ज रिअली माफ करायचं आहे का त्याला माझं एक पर्सनल आहे की माफ करू नये कारण जोपर्यंत तुम्ही त्यामध्ये टोटल रिसर्च करत नाही कारण या याच्यामध्ये there are sort of illicit funding जसं प्रायोरिटी सेक्टरमध्ये ट्रॅक्टर्स आणि इम्प्लिमेंटेशन टाकलेत आणि त्यामध्ये मोठ्यांचे हात आहेत तर ऍक्च्युअल रिअल किती आहे ऍक्च्युअली बत्तीस हजार कोटीमध्ये जर हे प्रायोरिटी सेक्शनचे ट्रॅक्टर्स पण असतील आणि बाकी काही असतील तर मग रिअली अफेक्टेड पर्सनसाठी दुसरं काहीतरी करायला लागेल आय डोंट थिंक इथे आता काय होतंय की कधी कधी आपण म्हणतो ना की त्याच्याबरोबर सगळेच दळले जातात का सगळेच त्याने बेनिफिट घेतात तर तिथे काही गैरसमज होते कारण गैरफायदा पाके उठवतात का that's one how we are going to tackle that that's first second normally बघितलं असेल आपण in the month of February March doctor doctor साहेबांनी सांगितलं की there is a lot of moment of transactions People take the interest especially priority lending मध्ये एट पर्सेंटने घेतात definitely that amount must be really invested in a little higher running at a fifteen percent which is a commercial benefit I am taking as a big dada, as a, as a big uh, sort of vulgar corporate. You take the loan at 8% and within two months you earn that interest so that till March end my balance sheet is clear plus I earn interest which is a business, another business we get it. So how we are going to control unless we dissect or unless you go to the trail of the loans which has been given as a, at a rate of 28% and further down where that loan goes, whether earning, that earning 12%, 13%, that has to be seen. Is it used for something like a conduit? What we call is normally for the illicit funding or illicit trail of uh, earning more money. And शेतकऱ्याच्या आत्महत्या ह्या काय खरंच ड्रॉटमुळे आहेत नो असं वाटत नाही मला ॲप्सोट वाटत नाही का मी चार वर्ष मी म्हणजे बीड जालना वगैरे या एरियात गेलो तर तिथे बऱ्याचशा आतमध्ये देवराई वगैरे वगैरे तिथे गेलो होतो काहीतरी वेगळाच प्रकार आहे यामध्ये आज तिथेही ड्रॉट म्हणजे मला वर्षामध्ये सहाशे पन्नास एम एम पाऊस पडतो फक्त तो पाऊस व्यवस्थित पडत नाही पूर्वी जसा व्यवस्थित पडायचा तो आता व्यवस्थित पडत नाही तो मध्ये पडतो एक दिवशी शंभर एम एम पडतो मग पंधरा वीस दिवस काहीच नसतो हा नॉर्मली जो पॅटर्न होता रेनचा तो डिस्ट्रीब्युशन पॅटर्न खराब झाला I will side to him की इज इट ग्लोबल रेचामुळे शेवटी मध्ये पाणी साठवायचं कसं ही आपल्याकडे अजून तयारी नाहीये त्यामुळे how you are going to address this issues फक्त प्रश्नच आहे एक एकाच दिवशी दोन स्टेटमेंट आले होते रिसेंटली एक स्टेट बँकेच्या चेअरमनचं आणि एक आपल्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागारात त्या स्टेट बँकेच्या चेअरमन म्हणाल्या की जर कर्ज दिलं शेतकऱ्यांचं माफ केलं तर that will be economic indiscipline मोठी होईल आणि तसं अजिबात करता कामा नये परंतु त्याच दिवशी इकॉनॉमिक ऍडवायझरचं स्टेटमेंट होतं की ते विजय मल्ल्या तर का बोलतात आता आपला देश भांडवलशाहीकडे जातोय आणि सगळं पॅटर्न बदलत आहे we are moving towards complete capitalism असे काही कर्ज बिर्ज बुडवणारच लोक जातील बुडतील in the process it is quite likely that some loans are not going to be refunded but still we have to go loan for the industry industrial डेव्हलपमेंटसाठी उद्योगाच्या विकासासाठी देणं गरजेचं आहे परंतु शेतकऱ्यांचं कर्ज काय माफ करणं ही इकॉनॉमिक अनार्की आहे अशा दोन स्टेटमेंट अत्यंत महत्वाच्या ज्यांना महत्वाच्या समजतो या सिस्टीममध्ये त्यांची आलेली आहे या लाईटमध्ये सरकारची पॉलिसी आणि कर्जमाफी याचा विचार करावा आणखी एकच असं स्टेटमेंट आहे की चिदंबरम जेव्हा फायनान्स मिनिस्टर होते आणि जेटली दोघांनी सांगितलंय की कर्ज बिर्ज तर दिलंच पाहिजे it's not very good idea to run a business without loan we cannot run a business without a loan परंतु शेतकऱ्यांना कर्ज जेव्हा द्यायचं तर ते इट्स नॉट अ बिझनेस जसे त्याला आता जे आधी पहिला प्रश्न विचारला की कर्ज मुक्ती पूर्ण करावी आणि कर्ज माफी यातला जनता त्याचं खरं कारण असं आहे की सगळं त्यांना कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणि इन्व्हेस्टमेंट आणा माफी करून शेतकरी आत्महत्या थांबणार नाही त्याची परिस्थिती सुधारणार नाही शेतीमध्ये इन्व्हेस्टमेंट आलं पाहिजे विल इन्व्हेस्ट अर्थात रिलायन्स असलेला एक बिर्ला टाटा मुख्यतः अंबानी वगैरे ते बसलेलेच लँडवर लँड खरेदी करतायत या सगळ्या डेव्हलपमेंट्समध्ये जर आपण पर्स्पेक्टिव्ह विचार केला तर जिथे जेवढे प्रश्न इथे उपस्थित झाले त्याचे सर्वांची उत्तरं मिळते या मध्ये आपण टेक्नोलॉजी और साइंटिफिक रिसर्च के बारे में जो कुछ एक स्टैंडर्ड और नॉर्म्स होना है वैसा इंडिया में कोई टेक्नोलॉजी और साइंटिफिक स्टैंडर्ड के बारे में एक सेंट्रल काउंसिल नहीं है ये मेरा कहना है बात ऐसे कि जैसे स्टालिन के जमाने में जब टोमेटो और टामोटो उनका एक हाइब्रिड बनाया था तो मार्केट में लाने के पहले उसके ऊपर साइंटिस्ट की एक बहस हुई और ये कितना अच्छा है या कितना बुरा है उसका क्या असर होता है हमारे यहाँ बीटू के बारे में शरद पवार ने जो कुछ किया और बाकी सब जो सीड्स के बारे में हुआ वो सबको मालूम है हम बीटी टू के बारे में खिलाफ नहीं है लेकिन उसके ऊपर जो बायोडाइवर्सिटी के ऊपर जो असर हो रहा है वो क्लाइमेटिक चेंज के ऊपर भी असर हो रहा है सिर्फ बी के वजह से नहीं लेकिन प्लीज लिसन अलग अलग सारी चीज जो हो रही है तो उसका एक जो एक रिपोर्ट होना चाहिए उसका एक जो डिस्कशन होना चाहिए वो नहीं हुआ है उसके वजह से खेती में भी इम्बेलेंस हो गया अच्छा वो बात अलग है अभी उसके ऊपर डिबेट मैं नहीं करना चाहता हूँ लेकिन एक ही बात है अगर साइंटिफिक काउंसिल इंडिया में है वो खरीद के जैसा बीटू पोर्टल जो इंडिया में इंट्रोड्यूस किया उसका पूरा रिपोर्ट है लेकिन उसमें मैं अभी नहीं जाना चाहता हूँ उसका पूरा रिपोर्ट है शरद पवार का रोल उसमें कितना है और पोकर महाबीज वगैरह उसके बारे में मैंने बात करना चाहता हूँ बात ऐसी है कि हम ब्लाइंडली सपोर्ट भी नहीं कर सकते दूसरी बात आप अभी रिलायंस वगैरह के बारे में बोला तो उसमें ये बजट में महाराष्ट्र के बजट में जो एक अलग पिक्चर दिखता है कि उन्होंने एपीएमसी एक्ट में जो बदल किया है वो एपीएमसी पूरे जो मार्केट सिस्टम है बाजार पेटा वो पूरा वो कब्जे में ले रहा है और उसके थ्रू से कर रहा है तो उनका भी जो टेक्नोलॉजी है और उसमें कॉन्ट्रैक्ट फार्मिंग के लिए ट्रायल बेसिस पर महाराष्ट्र में क्या करना चाहते हैं वो आप बजट देखो not more than 20 acres of plot will be given और allotted to the combined farming और उसमें क्या होगा एक कॉमन फार्मिंग होगा कोऑपरेटिव जैसा नहीं उसमें हर का एक एक हिस्सा होगा ऐसा उनका एक पायलट प्रोजेक्ट अभी चालू हो गया है अभी उसके वजह से क्या होगा कि बड़े बड़ी कंपनी है उनको उसमें इन्वेस्ट करने के लिए तैयार है एक्सपांशन करने के लिए तैयार है उनका और एक बड़ा कहना है कि इंडिया में तालुका क्यों चाहिए इंडिया में डिस्ट्रिक्ट क्यों चाहिए उससे सारे गांव है वो एक कोने में करके या एक तालुका के कोने में करके क्यों नहीं हो सकता है बहुत भारी भारी कल्पना है और रघुराम राजन के फॉल्ट लाइन की किताब में आप पढ़ सकते हैं मैं अभी उसके ऊपर भी बोल नहीं सकता लेकिन उसका बहुत भारी कुछ पॉलिसी है हम लोग आप जो पॉलिसी के बारे में हम सोचते हैं उसका एडवर्स इफेक्ट भी देखना चाहिए अभी इंटरेस्ट रेट के ऊपर आपने जो मेरा एक्सपेक्टेशन था ये रूट कॉज एक है लेकिन उसके ऊपर ज़्यादा बहस नहीं हुई अपने पतपेड़ी के बारे में कहा बराबर है लेकिन अभी जो सब बदल हो रहा है कोऑपरेटिव एक्ट में तो बदल होने वाला है पतपेड़ी का पूरा चीज जाने वाला है जो कोऑपरेटिव बैंकिंग सिस्टम है उसमें और कुछ करने वाले तो उसमें जो कुछ है वो जो लेफ्टिस्ट है उनके सामने बराबर तरीके से रखेंगे तो आगे का सोच सकते हैं लेकिन अगर यही सिस्टम को हम सपोर्ट करेंगे तो कुछ फायदा नहीं होगा मेरा एक सवाल बेसिकली ये था कि हम जब एग्रेरियन क्राइसिस की बात कर रहे हैं आज की तारीख में प्रेजेंट टाइम में और आज की तारीख में पूरी जो खेती है इस पूरे देश में तो अलग अलग इंडस्ट्रियल कॉरिडोर के नाम पे खेती को लिया जा रहा है खेती की पूरी जमीन एक वृहद सवाल में मैंने वो बीटी कॉटन का एक जिक्र किया तो आपको एक उस संदर्भ में हमको कुछ चीज़ों को सोचना चाहिए एक, एक पहला मुद्दा यह है कि बहुत सारी जमीन आज देश में ली जा रही है मतलब अमृतसर से लेकर कोलकाता तमाम चीजों पे और जैसा जिक्र इस देश में हरित क्रांति का हुआ था कि हरित क्रांति से बहुत हरा भरा हो जाएगा उसी तरीके की बात आज सेकंड ग्रीन रिवोल्यूशन के नाम पे ये बीटी क्रांति की भी हो रही है तो जब एक पूरे पैमाने पे खेती को बर्बाद करने का एक मुद्दा है और उसी में बीटी कॉटन या बीटी को एक प्रमोट करना है हर चीज में इसका जो एक पोलिटिकल इकोनॉमी की बात कर रहे हैं तो ऐसे संदर्भ में उसका टेक्नोलॉजिकल परिप्रेक्ष्य बहुत अच्छा है आप ये मानते नहीं है कि उसने एक संकट लाया ये एक डरावनी बात है तो मैं यही कह रहा हूँ कि इस पर बहुत बहस होनी चाहिए मतलब ये कह रहे आप ये बहुत ये कह रहे कि as a science and as a technology मुद्दा टेक देखिए मुद्दा टेक्नोलॉजी के कॉज को प्रेजेंट टाइम का जो क्राइसिस है आप जो वर्तमान कालीन एग्रेरियन क्राइसिस की बात कर रहे हैं उस वक्त सत्ता पक्ष की तरफ से बीटी को प्रमोट किया जा रहा है क्या उससे एग्रेरियन क्राइसिस या आपका जो कृषि का या पूरा जो अन्न का जो संकट है क्या उससे आप पार पा जाएंगे ये एक सवाल है देश के लिए मैं ये कह रहा था कि एग्रेरियन क्राइसिस जो है या जिसकी आप बात कर रहे हैं कि किसान आत्महत्या हो रही है और मैंने ये कहा कि आप सिर्फ उस मुद्दे को सिर्फ एक कर्ज माफी तक लाकर सीमित कर रहे हैं तो मैंने कहा कि ऐसे संदर्भ में सिर्फ वो कर्ज माफी देने से और इन बाकी सारे सवालों को दरकिनार कर देने से तो क्या हम समस्याओं से पार पा जाएंगे एक सवाल है इसलिए वो जो टेक्नोलॉजी का जो प्योर टेक्नोलॉजी वाला मुद्दा नहीं है इस टेक्नोलॉजी आपने भी जैसे कहा कि वो किसके हाथ में है और उसका यूटिलाइजेशन का जो मुद्दा है और आज की तारीख में जिस तरीके से वो किया जा रहा है तो उससे तो संकट उभरा है तो अगर उससे अगर संकट उभरा है कृषि में कोई चीज़ें तो आपकी तो black and and black and white तो होती नहीं क्योंकि टेक्नोलॉजी बहुत अच्छी है इसलिए उसका अच्छा बुरा प्रॉब्लम हुआ मेरा ये कर्ज माफ़ी के बारे में एक ही कहना है तुम कर्ज माफ़ी एवरी ईयर दो अगले लगातार दस साल दो पचास साल दो उसमें कुछ फर्क करने वाला नहीं है वाई बिकॉज गांव में आपने जैसे कहा कि लैंडलेस लेबर और इनका जो पोर्शन है जिनके पास लैंड नहीं है और जो डिस्गाइज लेबर है उनका परसेंटेज 60 परसेंट के ऊपर है जिनके पास कोई भी सिक्योरिटी नहीं जब गांव में आज तक 50 साल में कहीं भी इन्वेस्टमेंट नहीं किया है बम्बे के नजदीक आप बम्बे के बाहर जाओ लाइट नहीं पानी नहीं रस्ते नहीं है वहाँ कोई भी प्रोड्यूस एग्रीकल्चर बाय बंबई कोकणामध्ये कितीतरी जांभळाचे झाड आहेत आपण इथे एकशे वीस रुपये किलो जांभूळ घेतो तिथे रस्त्यावर सडा पडतो तर कर्जमाफी तुम्ही संपूर्ण क्षेत्राला लागू केली तरी काही फरक पडणार नाही त्यातलं तुम्ही कळलं की दहा टक्के लोकांनी फायदा घेतला वीस टक्के आणि आता हे एव्हरी इयर होणार आहे कारण की गेल्या पुढच्या दहा वर्षात प्रत्येक राज्यात इलेक्शन येणार आहे आज ज्यांनी युपीमध्ये कर्जमाफी केली त्यांनी आज महाराष्ट्रात मागितली महाराष्ट्रात दिली की तामिळनाडूमध्ये इलेक्शन आलं की ते मागणार प्रत्येक राज्यात ही आता लागू येणार आहे प्रश्न असा आहे की कोणीही गावाचा अभ्यास करून अल्टरनेटिव्ह सजेस्ट करत नाही गावामध्ये कुठल्याही माणसाकडे ज्याच्याकडे शेतजमीन असून सुद्धा दुसरा पैसे कमवण्याचा मार्ग नाही आहे काहीच नाही there is no source of income काही धंदा केल्याने त्याला पैसे मिळेल काय करू शकतो गावातला शेतकरी गाय पाळू शकतो म्हैस पाळू शकतो बकरी पालन करू शकतो फक्त गुजरातमध्ये आनंदचं उदाहरण झालं त्याच्यानंतर कुठेही कॉपरेटिव्हची मुवमेंट सुरुवात झाली नाही याचं कारण शहरी माणूस गावाशी कनेक्ट नाही आपल्याला त्यांच्या कुठल्याच लेण्याघेण्याशी कर्तव्य नसतं गावात सगळ्यात पहिलं हेल्थ इन्शुरन्स दुसरा क्रॉप इन्शुरन्स तुम्हाला माहिती आहे गावामध्ये प्रत्येक कुटुंबातले दोन किंवा तीन माणसं मोठे व्हायच्या अगोदरच दचकतात त्यांना कुठल्याही प्रकारची आर्थिक सिक्युरिटी नाही आहे एकाने एक सांगितलं फेब्रुवारी मार्चमध्ये विड्रॉल का होतात सोपी गोष्ट आहे सगळी लग्न फेब्रुवारी मार्चमध्ये होतात ज्या शेतकऱ्यांनी शेतीसाठी कर्ज काढलेलं असतं त्याच्या घरी जर लग्न करणारी मुलगी असेल तर आपल्या कर्जाचा काही पोर्शन तिच्या लग्नासाठी त्याला काढून ठेवावाच लागतो कारण सामाजिक त्याला भान असतो आपल्या मुंबईमध्ये तुम्ही फक्त दोन माणसांना बोलवा किंवा कोर्ट रजिस्टर मॅरेज केलं तर चालतं गावामध्ये जोपर्यंत जन्मल्यावर सगळ्या गावाला जेवण देत नाही आणि मेल्यावर सगळ्यांना जेवण दारू पाजत नाही तोपर्यंत त्या मैताला हात लावत नाही we are not basically addressing the real issue of the ग्रामीण भाग तुम्ही कर्जमाफी रोज द्या दरवर्षी द्या त्याने काही फरक पडणार नाही दुसरी गोष्ट तुमच्या आकडेवारीवर मी जात नाही की आठ पर्सेंट आहे की दोन पर्सेंट आहे पण तुमच्या माहितीसाठी एवढं सांगतो की बँका लहान लोकांचं खूप कर्ज नेहमीच माफ करत असतात पंचवीस हजारच्या खालची जी कर्ज असतात त्याची एक लिस्ट मागवल्या जाते आणि त्याला आम्ही सरसकट राईट ऑफ करतो कारण की आम्हाला माहीत असतं कर्ज कधीच परत येणार तिसरी गोष्ट सबसिडीच्या रूपाने गव्हर्नमेंट एवढा पैसा देतो बँकांना तुम्हाला आता तुम्ही समूहाचं सांगितलं त्या बायकांच्या समूहाचं तुम्ही आंध्र प्रदेशमध्ये आहात आंध्र प्रदेशमधल्या प्रत्येक गावातल्या ग्रामीण बँकमध्ये एक एक पाचशे पाचशे समूहाचे अकाउंट्स आहेत आणि फक्त आंध्र प्रदेशमध्ये सक्सेसफुल झालं बाकी कुठेही झालं नाही पण तिथे समूह काय काम करते कोणालाच माहीत मला तुम्ही सांगा एका गावची संख्या दोन हजार मतदार असतात दोन हजार इंटू आठ किंवा दोन इंटू दहा एक हार्डली पंधरा ते वीस हजारची लोकसंख्या असते त्या गावामध्ये इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज नसते परत ते गाव पाणी नाही वीज नाही रस्ते नाही त्यांनी जर आपल्या गायचं दूध काढलं आणि ते विकल्याने गेलं तर घरीच पडतं पेरूची झाड असेल आंब्याचं एक झाड असेल कुठलं एक झाड असेल तर बेसिकली आपण जेव्हा ॲग्रिकल्चर किंवा शेतकऱ्याचा माफीचा विचार करतो we must give alternative alternative दाखवा तुम्ही कोणाला आता कुठलंही गव्हर्नमेंट म्हणजे मी महाराष्ट्रामधल्या कुठल्याही राज्याचं गव्हर्नमेंट आता याच्याकडे कांडोळा करू शकत एक साधं उदाहरण तुम्हाला देतो लासलगाव मुंबईच्या एवढं जवळ आहे शंभर रुपये कांद्याचा भाव जर सगळे शहरातले लोक बोमट्या मार आज त्यांनी एक रुपयाला कांदा रस्त्यावर फेकला पण मुंबईत आपण वीस रुपयांनी कांदा घेतो मग एक रुपया ते वीस रुपया हा जो फरक आहे हा कोणाच्या खिशात जातो याचा आपण कधीच विचार नाही तुम्ही बिग रिलायन्स आणा कुठलंही फ्रेश आणा त्यांचं तीस पर्सेंट फेकून द्या मुख्य म्हणजे आम्ही सपोर्ट सिस्टीम निर्माण केलेली नाही आम्ही त्यांना सपोर्ट दिला नाही आम्ही त्यांच्या व्यथा जाणून नाही घेतल्या मग सगळ्यात रेडीमेड जे विकलं जातं काय विकलं जातं की मत पाहिजे ना कर्जमाफी करा म्हणून आपण पण त्यांना तेच म्हणतो की तुम्ही कर्जमाफी करा सरकार पण तेच करतं कारण ती सगळ्यात सोपा मार्ग झालेला आहे पैसे काय शेवटी नोटा छापाव्याच लागतात ना पण we are not giving them alternative आणि we are not concern with their problem जर आपण त्यांच्या प्रॉब्लेममध्ये सहभागी नक्की झालो तरच ती सुधारणा होईल आता अजिबात सुधारणा होणार तुम्ही त्यांना कर्जमाफी द्या का काय द्या कारण गावात इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज नाही प्रत्येक कुटुंबाला तुम्हाला कमीत कमी दर महिन्याला काही न करता तीन हजार रुपये द्यायला लागतात म्हणजे ते कुटुंब जिवंत राहील जेव्हा ते कुटुंब जिवंत राहील दोन वेळा जर जेवू शकतील त्याच्यानंतर तो कामाचा विचार करेल मग तेवढी त्याला तुम्ही मोकळीक द्या पण ती मोकळीक त्याला देता येत नाही कारण त्याला महिन्याचं उत्पन्नच तेवढं नसतं मी सांगतो ते चूक आहे का सांगा मला गावातल्या एका फॅमिलीचा महिन्याचा खर्च फक्त पंधराशे दोन हजार रुपये असतो पण त्याच्याकडे तेवढेही पैसे नसतात आणि त्याच्या घरचे जे प्रत्येक सोशल कार्यक्रम असतात त्याच्यामुळे तो इतकी कर्ज काढत असतो लग्न झालं जीवन झालं मग हे झालं ते झालं प्रत्येकसाठी त्याला कर्ज लागतं पण गव्हर्नमेंटकडनं पन्नास वर्षात खूप सबसिडी अगदी इतक्या सबसिडी दिल्या जातात सरकारकडनं आणि ते दोन मिनिटात संपतात करप्शन आधी सबसिडी संपते मग लोन भाग येतो सबसिडी संपल्यामुळे लोन भाग रिपे होत आणि हे अव्याज चक्र चालू आहे कारण की we are not connected basically जी मांडणी आज झाली ती मला खूप एनकरेजिंग वाटली त्याचं कारण असं आहे की बेसिकली राजांनी जी मांडणी केली की किंवा सरांनी पण ती खूप एनकरेजिंग ह्याच्यासाठी वाटते की त्याच्यामध्ये खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह गोष्टींचा विचार होतोय आणि मला असं वाटतं गरीब शेतकरी गावातला जो आहे म्हणजे त्याला ऑप्शन नाही आणि म्हणून तो मायक्रो फायनान्सकडे जातो आणि आत्ताची फॉर्मल क्रेडिट सिस्टीम ही रिस्पॉन्सिव्ह नाही जितकी ती असायला हवी ती रिस्पॉन्सिव्ह असण्यासाठी पॉलिटिकल विल नाही किंवा कॉर्पोरेटचा त्याच्यावरचा पगडा आहे तर ह्या सगळ्या विषय सर्कलमध्ये जसा राजकीय झगडा एका बाजूला देताच आहात तुम्ही लोक राजकीय झगडा द्यायलाच पाहिजे पण सायमल्टेनियसली आपल्याला शेतकऱ्यांशी पण वेगळा डायलॉग करायला पाहिजे चळवळ म्हणून फक्त घोषणा देणं मोर्चा काढणं म्हणजे जसा पॉलिसी डायलॉग करायला पाहिजे तसं लोकांचं जगणं बदलण्यासाठी त्यांच्या पण प्रॅक्टिसेस बदलणं एक्सटेन्शन सर्व्हिसेसवर जो काही खर्च जसं रिसर्चवर खर्च कमी होतो जसं रिसर्चमध्ये आपली अनास्था दिसते तशी एक्सटेन्शन सर्व्हिसेसची अनास्था प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि एक्सटेन्शन सर्व्हिसेस जर आपण खूप स्ट्रेंथन केल्या आणि समजा जेवढं रिसर्च म्हणजे समजा पाच टक्के रिसर्च झाला तर पाच टक्के झालेला रिसर्च लोकांपर्यंत जाणं आणि तो झालेल्या रिसर्चचा लोकांनी त्यांच्या प्रॅक्टिसेसमध्ये भाग फेरणं याच्यातून पण खूप मोठ्या प्रमाणात आयुष्य बदललेली आम्ही बघतोय जे मी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरते आणि सातत्यानं मला असं वाटतं की मोनोक्रॉपिंग हा एक मोठा इश्यू आपल्याकडे आहे एकच क्रॉप वर्षानुवर्ष घेणं कस घालवणं जमिनीमध्ये दुसरं काही न करणं या अंगाने त्याच्याबद्दलची विचार मांडणे त्याच्यासाठी शेतकऱ्याला सांगणं की मोनोक्रॉपिंगच्या बाजूला जावं त्याच्यापेक्षा वेगळे कर सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही काही प्रयोग असे केले की आम्ही साधी गोष्ट सांगितली आहे की तुझ्याकडे एक एकर जमीन आहे तर त्याच्यातला अर्धा तुकडा ज्या जमिनीमधला केवळ तुझ्याकडे भाजीपाला पल्सेस तुझ्या कुटुंबाचं जे पोषण भरण आहे तेवढ्यासाठी तेवढा तुकडा नक्की वापर आणि उरलेल्या तुकड्यात तुला जे प्रयोग करायचे कॅश क्रॉप करायचं लोकांना किंवा मार्केटिंगसाठी जे करायचं की जेणेकरून किमान तुमची खाण्यापिण्याची व्यवस्था त्याच्याबद्दलची वल्नरेबिलिटी इतकी खाली जाणार नाही तर याच्या अंगाने लोकांचं शिक्षण करणं याच्याकडे मला असं वाटतं आपण खूप लक्ष द्यायला पाहिजे आणि गंमत अशी आहे की शेवटी म्हणजे मी माफीच्या बाजूची नाही आहे कर्ज माफीच्या बाजूची नाही याचं कारण असं आहे की जसं रामकुमार सरांनी सांगितलं की त्याचा फायदा ज्याला व्हायला पाहिजे त्याला होतो की नाही हा खरंच प्रश्न आहे दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही एकदा तुमची क्रेडिट वर्दीनेस घालवता एकदा तुमची डिसिप्लिन मोडली तुमची क्रेडिट वर्दीनेस मोडली तर जर आपल्याला लॉंग टर्ममध्ये असं बघायचं की फॉर्मल क्रेडिट सिस्टीमने रिस्पॉन्सिव्ह व्हावं तर कायम त्यांना हे एक्सक्यूज मिळतं की पॉलिटिकल संस्था येतात आणि सांगतात की नाही माफ करा म्हणून आम्ही या सेक्टरमध्ये जाऊ इच्छित नाही म्हणून आम्हाला या सेक्टरला काय फायनान्स करण्यामध्ये आम्हाला त्यांच्याबद्दलची भीती वाटते त्यामुळे ते त्यांना इनसिक्युअर कर्ज म्हणून त्याच्यामध्ये कायम त्याच्याकडे बघतात तर ह्या प्रकारचा त्या इन्स्टिट्यूशनचा विश्वास वाढवणं आणि त्यांना गरिबां तो गरीब करण्याच्या दृष्टीनं तर त्यांचं डिसिप्लिन जे आहे म्हणजे मल्ल्याने हे केलं म्हणून माझ्या गरीब शेतकऱ्यांनी ते करावं असं काही आपण अशा प्रकारचा उलटा आपण हे न चालवता त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं लोकांचं शिक्षण करत राहणं हा माझ्या दृष्टीने खूप महत्वाचा वाटतो आणि चळवळींनी हे दोन्ही बाजूनी काम करायची गरज आहे असं मला वाटतं म्हणजे पॉलिसी डायलॉग होता होता लोकांचं शिक्षण हा त्यातला खूप भाग आहे असं मला वाटतं अर्बन जो लोग हैं जो पूरी खेती से टूट गए हैं उनकी बहुत सारी गलत फहमियाँ दिमाग में भरी गई है और वो मैं भरी गई है इससे बोल रही हूँ कि ये मीडिया से और बहुत सारी चर्चाओं से भर गई है फॉर एग्जाम्पल मैं ये एक छोटी बात बताती हूँ कि ये GM product genetically modified BT cotton ये वो कुछ बहुत सालों से पिछले आई थिंक पंद्रह सालों से ये जो हम लोग कार्य करता है लेफ्ट मूवमेंट में काम करने वाले उन लोगों के दिमाग में कहां से आया पता नहीं लेकिन एक थोड़ा सा एंटी टेक्नोलॉजी ट्रेंड भी किया गया दूसरी बात एक लास्ट स्केल पे एक ऐसी गलत फहमियां भी फैलाई गई कि बीटी कॉटन और जो कोई जेनेटिकली मॉडिफाइड है उससे पूरा नुकसान ही हो रहा है उसकी जो पॉजिटिव चीजें हैं उसकी ओर देखने का एक भी कॉन्क्रीट ये उसका ये जो गलत फहमियाँ घुसा जा रही है उसको काउंटर करने वाला एक भी आर्ग्यूमेंट ये पूरा नेट हो या जो हमारा दायरा है मतलब जो पढ़ने का जो सोर्सेस है उसमें कहीं भी दिया गया नहीं और दूसरी बात एक दूसरी अर्बन जो गलत फहमिया है वो ये है कि जो कैश क्रॉप है इसलिए लोग मतलब इनका नुकसान हो जाता है जैसे डेक्कन डेवलपमेंट सोसाइटी जो डीडीएस आंध्र प्रदेश ने जिन्होंने हंगर प्रोजेक्ट पे काम किया और इन लोगों ने बहुत सारी फिल्में भी बनाई है बीटी कॉटन और ये और मैं खुद वो फिल्में दिखाती हूँ मुझे मालूम है तो उस दौरान भी जो चर्चाएं होती है उसमें से भी ये उभर के आता है कि एट लास्ट स्केल इन्होंने नुकसान ही किया ताकि जब कुछ लोग हम से इस जेनेटिकल मॉडिफिकेशन uh, और बायोटेक्नोलॉजी के फील्ड में उतरे हुए हैं उनका लोगों का कहना अलग होने लगा है मतलब अलग कहना शुरू तो ये जो गलत फहमिया दूर करने का कोई भी सोर्स और कोई भी आर्टिकल्स ये ये हमारे स्ट्रीम में आते नहीं है हमारे सोर्स के स्ट्रीम में आते नहीं तीसरी एक गलत फहमिया ये है कि शादी ब्याह करने के लिए पूरे कर्जे लेते हैं और ये कर्जा मतलब डाम डोल की शादी करने के कारण शेतकरी लोगों को कर्जा होता है और उसके के लिए उनका ये तो इन राजन शिव सागर और राम कुमार ने कि उन्होंने बहुत अच्छी तरह से उसकी बारीक छोटे छोटे डायमेंशन कहने की कोशिश की शायद हो सकता है कि इन्होंने जो डायमेंशन रखने की कोशिश की उसकी डायमेंशन का वो जो वैल्यू है वो हम उसको अपनी गलत फहमियों के साथ ये नहीं कर पा रहे